श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा अहो श्री गुरुराया ज्या तुमची योगरूपी माया जगदरूपी प्रफुल्लित अशा मुद्रेला विकसित करते त्या तुम्हा गणपतीस माझा नमस्कार असो सत्व रजतम या त्रिगुणरूपी तीन शहरा शहराने वेढलेला जो व जीवरूपी किल्ल्यात अडकलेला असा जो आत्मा तो तुमच्या स्मरणाने श्री शंकराने मुक्त केला म्हणून श्री शंकराबरोबर तुमची तुलना केली असताही तुमची योग्यता विशेष आहे तुमचे पारडे वजनाने खाली बसते तथापि मायारूप समुद्रातून म्हणजे भवसागरातून मुमुक्षूस तारून नेण्याविषयी नावेप्रमाणे तुम्ही हलके आहात जे तुमच्याविषयी अजाण आहेत त्यांना तुम्ही वक्रतुंड वाकडे सोंडे ते दिसता व जे तुमचे स्वरूप जाणतात त्यांना तुम्ही नित्य असून सरळ सोंडे आहात देवांचे डोळे पाहू गेले असता लहान दिसतात तथापि त्यांच्या उघडझापीने आपण जगाची उत्पत्ती व नाश लिलेने करता प्रवृत्तीरूप कान हलवल्याने संसाररूपे वृत्ती उत्पन्न होऊन मधाचा सुगंध सुटून त्यास लुब्ध झालेले जीवरूपी भ्रमर गंडस्थळावर बसल्याने नीलकमलाने तुमची पूजा केल्याप्रमाणे तुमचे गंडस्थळ शोधते नंतर दुसरा निवृत्तीकरण हलवल्याने अंतर्मुख वृत्ती उत्पन्न होऊन तुमचे बांधलेली पूजा विसर्जन होते त्यावेळेस आपले शुद्ध स्वरूप फार गोड दिसते तुमच्या डाव्या मांडीवर बसलेल्या सरस्वतीची म्हणजे शक्तीची नृत्य क्रीडाच जगत उत्पन्न करीत आहे व त्या नृत्याच्या मिशाने आपण सर्व जगताचा व्यवहार चालवता हे असो हे गुरुराया आपण ज्याचे सोयरेसंबंधी आहात तो सोयरिकीच्या व्यवहाराला मुकतो त्याचा द्वैतभाव नाही साहून तो तुमच्या स्वरूपात मिळतो ही केवढी विस्मयाची गोष्ट आहे तुम्ही जगाचे बंधनाचा ठाव ठिकाणही नाहीसा करता म्हणून आपण जगत बंधू आहात असा भाव धरून जे मोठ्या आनंदाने आपल्याला आत्मस्वरूप भावाने शरण येतात त्यांचा देहसुद्धा द्वैतपणाने शिल्लक उरत नाही कारण देवराया त्या दुसऱ्याला आपण स्वस्वरूपच करता त्यांचे ठिकाण ते द्वैत नष्ट केले मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर दुधाभाव कोठून होणार जे तुम्हाला निराळ असे समजून तुमची प्राप्ती करून घेण्याकरता धावत सुटतात त्यांना तुमची प्राप्ती न होता तुम्ही सर्व प्रकारे मागेच राहता जे ध्यान करण्याच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणतात त्यांना तुम्ही न सापडता त्यांच्या देशातही तुम्ही वास करीत नाही परंतु जे ध्यानासह तुमच्याविषयी आपला द्वैत भाव सोडतात ते तुम्हाला अतिप्रिय करायत तुम्ही जे सिद्ध त्या तुम्हाला जो जाणत नाही त्याला सर्वज्ञ असे म्हणतात वेदाने जे तुमचे एवढे वर्णन केले आहे ते तुम्ही ऐकत देखील नाही तुमचे राशीवरून मौन असे नाव निघते म्हणून आपली स्तुती करण्याची मी कशाला इच्छा धरावी हे सर्व भासमान जगत ही सर्व आपली माया आहे म्हणून तुमचे भजन कसे करता येईल मी तुमचा सेवक होईन म्हटले तर द्वैतरूपी द्रोह माझे पदरात येतो म्हणून तुमचा काही संबंध न ठेवणे म्हणजे तुमच्यात व माझ्यात द्वैतभाव न ठेवणे हे उत्तम आहे म्हणजे तुमचे पूजन होय जेव्हा मी सर्व प्रकारे तुमचा कोणी नाही असे म्हणावे तेव्हा तुमच्यात व माझ्यात अद्वैत आहे असे होईल तर हे आराध्य दैवता गुरुराया तुमचे हे वर्म मला आता समजले तर मीठ ज्याप्रमाणे पाण्यापासून वेगळे नसून त्यात मिळवले असते ऐक्य पावते त्याप्रमाणे तुमच्यात व माझ्यात द्वैतभाव नसून मी तुम्हास नमस्कार करतो यापेक्षा विशेष काय बोलावे हे पहा रिकामे घागर समुद्रात बुडवले असता ती जशी पाण्याने उचंबळून भरून निघते किंवा दिव्याच्या संसर्गाने वात दीपस्वरूपच होते त्याप्रमाणे हे गुरुराया श्री निवृत्तीनाथा तुम्हाला नमस्कार केल्याने मी कृतकृत्य झालो आता गीतेचा अर्थ मी स्पष्ट करीन तर सोळाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात देवाने जो असा निश्चयपूर्वक सिद्धांत सांगितला की पार्था चांगल्या अथवा वाईट गोष्टीचे आचरण करण्यास तुला शास्त्र सर्वथैव प्रमाण मानले पाहिजे तो ऐकून अर्जुन मनात म्हणतो हे असे कसे कोणतेही कर्म करण्यास शास्त्राशिवाय सुटका नाही हे काय सर्पाच्या जवळ जाऊन त्याच्या फणीवरील मणी कसा काढावा आणि सिंहाच्या नाकातील केस कसा मिळवावा मग त्या केसात तो ओवला म्हणजे गळ्यात भूषण घालावे नाहीतर गळा मोकळा ठेवावे की काय त्याप्रमाणे निरनिळ्या शास्त्रांना एकत्र कोण करील आणि त्यांची एक वाक्यता करून त्यांचा उपयोग कोण करून घेईल बरे एक वाक्यताही जरी कोणी केली तरी त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ कोठून सापडणार आणि इतके आयुष्य तरी कोणास असणार आणि शास्त्र अर्थ देश काल ही चारी जरी प्राप्त झाली तरी त्यांची सर्वांना प्राप्ती कोठून असणार म्हणून पुष्कळ प्रकाराने शास्त्राचे साधन या मृत्यूलोकी सर्वांना प्राप्त होणार नाही तर मग मूर्ख अशा मुमुख्यना कोणता तरणोपाय आहे हा अभिप्राय पुसण्याकरता अर्जुनाने जी प्रस्तावना केली तो या सतराव्या अध्यायाचा मूळ विषय हो तर सर्व विषयांविषयी निरीच्छ व सकळ कलात प्रवीण आणि अर्जुनाच्या रूपाने श्रीकृष्णालाही आनंद देणारा असा जो कृष्ण म्हणजे अर्जुन जो शौर्याचा आधार जो सौमवंशाचे भूषण आणि ज्याच्या लिलेने देवाला फार सुख होते जो बुद्धीचा आवडता जो ब्रह्मविद्येचे विश्रांती स्थान आणि जो सदैव श्रीकृष्णाच्या अंतःकरणात असणारा श्लोकार्थ पहिला अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण जे कोणी शास्त्रविधीला टाकून खऱ्या श्रद्धेने युक्त होत जाते तुम्हाला भसतात त्यांची ती भक्ती कोणत्या प्रकारची सात्विक राजस की तामस तो अर्जुन म्हणतो हे तमाल श्यामा सर्व इंद्रियास प्रत्यक्ष भोगता येणाऱ्या परब्रह्मा तुमचे भाषण मला संशययुक्त दिसते प्राणीमात्राला शास्त्रज्ञाना वाचून मोक्षप्राप्ती होत नाही असे जे आपण एक पक्षी बोललात त्याचे हेतू काय तर ज्या देशात शास्त्राभ्यास करण्याची सोय आहे तीही ज्यास ज्यास प्राप्त होत नाही तसेच अभ्यासाला लागणाऱ्या आयुष्याचीही ज्याला अनुकूलता नाही व ज्या गुरुपासून शास्त्राची माहिती मिळावयाची तोही दूर आहे आणि अभ्यासाला सहाय्य करणाऱ्या ज्या सामग्री त्याही त्याजवळ त्याजवळ नाहीत त्यावेळी त्याजवळ नाहीत तसेच पूर्वकर्म अनुकूल नसल्यामुळे बुद्धीचेही सहाय्य नाही अशा प्रकारे ज्याचे शास्त्र संपादन खुंटले आहे किंबहुना शास्त्रांची एक वाक्यता करण्यास समर्थ नसल्यामुळे ज्यांनी वादविवाद करण्याचे सोडून दिले आहे पण शास्त्राचा अभ्यास करून त्यात सांगितल्याप्रमाणे यथाविधी अनुष्ठान करून परलोकी जे आनंदाने नांदतात त्यांच्याप्रमाणे आपण व्हावे अशी मनात इच्छा धरून त्यांच्या मार्गाचे जे आचरण करतात प्रभो ज्याप्रमाणे वर काढून दिलेल्या धड्याच्या अक्षराप्रमाणे लहान मूल खाली अक्षर काढते किंवा डोळस मनुष्यास पुढे करून आंधळा मनुष्य वाट चालतो त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण आहेत त्यांचे आचरण प्रमाण मानून त्यावर जे श्रद्धा ठेवतात आणि शंकर आदी करून देवांचे पूजन करणे भूमी वगैरे महादाने देणे व अग्निहोत्रादी यज्ञ करणे ही कर्मे श्रद्धेने करतात त्यांना पुरुषोत्तमा सत्व रजतम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा जो लोकोत्तर प्रौढ व स्वभावथा मोठा असा काल जो अद्वितीय गूढ व आनंदघन आणि हे सर्व गुण ज्या शक्तीच्या आधाराने अवर्ण वर्णनीय होतात ती शक्ती ज्याचे अंगी आहे तो श्रीकृष्ण भगवान स्वमुखाने बोलत आहे श्लोकार्थ दुसरा श्री भगवान म्हणाले मनुष्याची स्वाभाविक जी श्रद्धा ती सात्विक राजस आणि तामस अशी तीन प्रकारची असते ती ऐक भगवान म्हणतात पार्था शास्त्राभ्यासाची अडचण आहे असा तुमच्या मनाचा कर आहे हेही आम्ही जाणतो तू नुसत्या श्रद्धेनेच मोक्षप्राप्ती करून घेऊ पाहत आहे पण हे प्रबुद्धा तू म्हणतोस तितके हे काम सोपे नाही अर्जुना श्रद्धेवरच नुसता विश्वास ठेवू नये हे पहा की अंत्यजाच्या समागमाने ब्राह्मणही अंत्यज होत नाहीत का गंगेचे जरी पाणी असले तरी ते जर मद्याच्या भांड्यात घातले तर ते काही केल्या घेऊ नये याचा विचार कर चंदन हा थंड आहे खरा पण तो पेटल्यावर जर हातात धरला तर हात भाजू शकणार नाही का किंवा अर्जुना हिणकस सोने आठवीत असा त्यात उत्तम सोने पडले आणि मग ते जर उत्तम सोन्याच्या भावाने विकत घेतले तर ते नागवणार नाही का त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप जरी मूळचे शुद्ध आहे तरी जेव्हा ती प्राण्यांच्या वाटणीला येते तेव्हा प्राणी तर स्वभावताच अनादि मायेच्या शक्तीने तीन गुणांचेच बनले आहेत त्यातही दोन गुण क्षीण होऊन तिसरा ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस त्या गुणाच्या अनुरोधाने जीवांच्या वृत्ती होतात वृत्तीच्या अनुरोधानेच ते मन म्हणजे वासना धारण करतात मनाप्रमाणे क्रिया करतात आणि मेल्यावर पुन्हा कर्माप्रमाणेच देह धारण करतात बीज नाही सेवते झाड वाढते झाड नाही सेवते आणि बीजात सामावते याप्रमाणे कल्पते कल्प जरी गेले तरी मूळ झाडाची जात काही नाही शेवत नाही त्याप्रमाणे जीवांची पुष्कळ जन्मांतरे झाली तरी त्यांच्यातील तीन तीन गुणांचा बदल होत नाही म्हणून प्राण्यांच्या वाटेला जी श्रद्धा आलेली असते ती गुणांच्या अनुरोधाने असते असे समज कदाचित शुद्ध सत्वगुण वाढला तर तो ज्ञानाला हाक मारतो बरं परंतु त्याला रज आणि तम हे दोन गुण विरुद्ध आहेत सत्वगुणाच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्षफलापर्यंत जाते पण रज आणि तम हे दोन गुण स्वस्थ कसे बसतील सत्वगुणांचा आश्रय नाहीसा करून ज्यावेळेस रजोगुण वाढतो त्यावेळेस ती श्रद्धा कर्म करण्यास लागते मग तमोगुणाचा ज्यावेळेस जोर होतो तेव्हा त्या श्रद्धेचा भंग होऊन ती श्रद्धा वाटेल ते भोग भोगण्यास उद्युक्त होते श्लोकार्थ तिसरा हे भारता सर्वांना आपल्या पूर्वसंस्कारानुसार श्रद्धा उत्पन्न होते कारण हा जीव श्रद्धामय आहे जो ज्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त असतो तो तो त्या योग्यतेचा असतो याप्रमाणे हे सुज्ञा या जीवसमुदायात सत्व रजतम यांच्याशिवाय निराळी श्रद्धा नाही म्हणून सत्व रजतम या भेदाने अशी ही श्रद्धा स्वभावताच त्रिगुणात्मक आहे प्राणीमात्रांचे जीवन पण तेच वचनागास दिले असता ज्याप्रमाणे मारक होते किंवा मिरच्यास दिल्या असता तिखट होते आणि उसास दिले तर गोड होते त्याप्रमाणे तमोगुण वाढला असता जो नेहमी जन्म पावतो व मरतो त्या प्राण्याच्या ठिकाणी श्रद्धा ही तमोगुणाच्याच अनुरोधाने परिणाम पावते मग काजळ आणि मस यात जसा फरक दिसत नाही तशी तामसी श्रद्धा त्या मनुष्याहून निराळी नसते त्याचप्रमाणे राजस प्राण्यांच्या ठिकाणी येणारी श्रद्धा रजगुणमय आणि सात्विकाच्या ठिकाणी असणारी सगळी सत्वगुणमयच असते याप्रमाणे हे सर्व जग खरोखर श्रद्धेचे ओतलेले आहे परंतु त्रिगुणाच्या अधीन असल्याने श्रद्धेच्या ठिकाणी जे तीन प्रकारचे चिन्ह होते ते तू ओळख तर ज्याप्रमाणे फुलांच्या वारावरून झाडाला येणाऱ्या फळांचे अनुमान समजते किंवा बोलण्यावरून स्वभावाचे लक्षण समजते व मनुष्याच्या प्रस्तुत स्थितीवरून त्याचे पूर्वजन्मीचे कर्म ओळखता येते त्याप्रमाणे ज्या चिन्हाने श्रद्धेची तिन्ही रुपये ओळखता येतील त्या लक्षणाची खूण सांगतो ती ऐक श्लोकार्थ चौथा जे सात्विक असतात ते देवाचे पूजन करतात ते जे राजस असतात ते यक्षराक्षसांचे पूजन करतात आणि बाकी राहिलेले हे तामसजन ते प्रेत आणि भूतगण यांचे पूजन करतात तर ज्यांचे शरीर सात्विक श्रद्धेचे बनलेले आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीविषयीचीच होते ते सर्व विद्या शिकतात कोणते यज्ञ करणे योग्य आहे याची वाटाघाट करतात फार काय ते देवलोकास पावतात आणि हे वीर शिरोमणे ज्यांचे शरीर रजोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे ते राक्षस आणि पिशाच यांना भसतात ज्यांचे शरीर तमोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे त्याविषयी मी तुला सांगतो की ते केवळ पापराशी असून अति कठोर आणि दयाहीन नसतात ते जीवांचा वध करून बळी देतात आणि भूत आणि प्रेत वगैरे देवतांची स्मशानात संध्याकाळी पूजा करतात ते तमोगुणाचे सार काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आगरच होय असे समज याप्रमाणे सात्विक राजस आणि तामस अशी तीन प्रकारची श्रद्धा जगात आहे परंतु मी एवढ्याकरता सांगत आहे की या तिन्हीपैकी जी सात्विक श्रद्धा तिचा स्वीकार करावा आणि हे बुद्धिमंता दुसऱ्या ज्या दोन्ही राजस आणि तामस श्रद्धा त्यांचा त्याग करावा धनंजया ही सात्विक बुद्धी जे आचरतात त्यांना मोक्षप्राप्तीचा मोठासा बहु वाटत नाही तो मनुष्य वेदांचे पठन न करो शास्त्राध्ययन न करो अथवा शास्त्राची एकवाक्यता करून कोणताही सिद्धांत न ठरवो परंतु जे श्रुतीस्मृतींचे अध्ययन करून मूर्तिमंत वेद बनतात विद्वान झालेले असतात व आपल्या आचरणाने सर्व जगास पूज्य असतात त्यांचे आचरणाने कित्ता वळवून जो सात्विक श्रद्धेने चालतो त्याला त्यांना मिळणारे फळच प्राप्त होते हे पहा एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी दिवा लावू लागला तर तो दिवा त्याला फसवील काय त्याच्या घरी उजेड पाडणार असे होईल का किंवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले तर त्या घरात राहणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास ते सुख भोगता येत नाही का हे असो जो तळे बांधतो त्याचीच कथान त्या त्यातील त्यातील पाण्याने भागते अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्याचीच तेवढी त्या अन्नाने तृप्ती होते आणि इतरांची होत नाही का उगीच पुष्कळ बोलून काय करायचे अरे गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नाने आणलेली गंगा ही एक त्यासच पवित्र करते आणि जगातील इतर सर्व लोकांविषयी ती ओढ्याची योग्यता पावते की काय म्हणून आपल्यापेक्षा जे दक्षतेने शास्त्रांचे अनुष्ठान करतात त्यांचे प्रमाणे जो श्रद्धाळू पुरुष आचरण करतो तो मूर्ख असला तरी तरतो श्लोकार्थ पाचवा ज्यांना दंभ आणि अहंकार यांनी युक्त तसेच काम आणि प्रीती यांच्या बलाने युक्त असे जे जन शास्त्र विरुद्ध घोर तपाचे आचरण करतात ज्यांना खरोखर शास्त्रांचे अध्ययन तर नाहीच व शास्त्र शिकण्याची नुसती इच्छाही ज्यांनी केली नाही इतकेच नव्हे तर जे शास्त्रज्ञांना उमऱ्यातही उभे करीत नाहीत वडिलांचे ज्ञानसंध्याचे आचरण पाहून जे त्यास वेडावून दाखवतात व पंडितांचा संवाद ऐकला असता टिमक्या वाजवतात त्यांचे शब्द कानी देखील पडू देत नाही आपल्या शहाणपणाने व द्रव्याच्या मदाने आपल्याच खुर्यात असतात ते खरोखर पाखांड्याच्या तपाचे आचरण करतात आपल्या पुढे आलेल्यांच्या अंगावर शस्त्रांचे प्रहार करून त्यांच्या रक्तमासांची यज्ञपात्रे भरभरून प्रदीप्त अग्निकुंडात चेड्याने आहुती देतात व त्यास नवस करून बाळकांचे बळी देतात क्षुद्र दैवतापासून वरप्राप्ती करून घेण्याकरता आग्रहाच्या आढ्यतेने सात सात दिवस अन्न सेवन न करता अनुष्ठाने करतात हे सुज्ञा आणि अशा प्रकारे ते आपल्यास व दुसऱ्यास पीडा करण्याचे बीज तमोरूपी जमिनीत पेरतात आणि त्यापासून पुढे तामस श्रद्धेचेच पीक येते अर्जुना ज्या मनुष्यास स्वतः पोहता येत नाही तो नावेचा आश्रय न करता समुद्रात गेला असता त्याची जी स्थिती होते किंवा वैद्याचा द्वेष करून जो लाथेने काढा लावून देतो तो रोगी जसा व्यथेपासून मुक्त होत नाही अथवा जो डोळस मनुष्याचा कंटाळा करतो आणि अशा प्रकारे आपलेच डोळे काढून टाकतो त्या आंधळ्या मनुष्याची जशी त्याच्या माझघरातही गती होते तशी त्या असुर असुरांची स्थिती होते कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची ते निंदा करतात त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरावेरा धावतात कामाच्या अधीन होऊन त्याच्या अनुरोधाने आचरण करतात क्रोधाच्या अधीन होऊन जो त्याचा वध करण्यास लावेल त्याचा वध करतात किंबहुना मला दुःखाच्या दगडात पुरतात श्लोकार्थ सहावा आणि जे अविवेकी शरीरातील इंद्रिय समुदायाला आणि शरीराच्या अंतर्यामी असणाऱ्या मलाही त्रास देतात ते असुरी निष्ठेचे लोक आहेत असे तू समज ते आपल्या व दुसऱ्यांच्या शरीरास जे जे दुःख देतात त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या मज आत्म्याला क्षीण होतो हे पहा अशा पाप्यांना वासेच्या पदरानेही स्पर्श करू नये त्यांचे नामग्रहणही करू नये पण त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणे सांगणे भाग पडले प्रेत घराबाहेर काढावे लागते किंवा अंत्यच्याबरोबर संभाषण करू नये तरी दोन शब्द बोलून त्याला टाळावे लागते फार काय विष्ठाही हाताने धुवून काढावी लागते या ठिकाणी फक्त शुद्धीच्या निमित्तानेच त्यांना स्पर्श केल्यामुळे त्या स्पर्शाचा जसा दोष मानता येत नाही तसा या पापी लोकांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणे सांगितली तर अर्जुना त्यांना पाहिल्याबरोबर तू माझे स्मरण कर कारण त्या पापक्षाला दुसरे याशिवाय दुसरे प्रायश्चित काही उपयोगी पडणार नाही म्हणून सात्विक श्रद्धा ही वरचेवर सर्व प्रकारे जतन करावी दुसरे ज्या योगाने सात्विक श्रद्धा वाढेल त्यातच संग करावा आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सात्विक बुद्धी वाढेल तोच आहार सेवन करावा बाकी असे पहा की स्वभाव वृद्धी होण्यास वाचून दुसरे कोणतेही प्रबल साधन नाही वीरा अर्जुना तू प्रत्यक्ष असे पहा की झो धडधडीत सावध असून मद्याचे सेवन करतो तो तत्क्षणीच उन्मत होऊन जातो किंवा जो मनुष्य नेहमी अन्न खातो त्याला स्वभावताच वात आणि कफ यांची विकृती असते ज्वर आला असता तो दुधाधिकापासून कमी होईल का अथवा ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असता मरण टळते किंवा विषाचे सेवन केले असता मृत्यू प्राप्त होतो त्याप्रमाणे जसे अन्नभक्षण करावे तसे धातू उत्पन्न होते आणि धातूप्रमाणे अंतर्भाव उत्पन्न होतो जसे भांडे तापल्यावर आतले पाणीही तापते तसे धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ती होते म्हणून सात्विक अन्नाचे सेवन केले असता सात्विक भावच उत्पन्न होतो आणि राजस आणि तामस या भावांची उत्पत्ती त्यांच्या त्यांच्या रसापासून होते तेव्हा सात्विक आहार कोणता व राजस आहार ताणी राजस व तामस आहार कोणते हे मी तुला सांगतो तर त्यांचे तू आदराने श्रवण कर श्लोकार्थ सातवा प्रत्येकाच्या आवडीचा जो आहार तोही तीन प्रकारचा असतो त्याचप्रमाणे यज्ञ तप आणि दान हीही तीन तीन प्रकारचे आहेत त्यांचे भेद तुला सांगतो ते ऐक आणि अर्जुना सरसकट अन्नाचे तीन प्रकार कसे झाले ते स्पष्ट सांगतो हे बघ जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार करावे लागते आणि जेवणारा तर गुणाचा दास आहे तो जो जीव करता व भोगता आहे तो स्वभावतात गुणांच्या अनुरोधाने तीन प्रकारच्या चित्तवृत्ती धारण करू वाटतो म्हणून आहार तीन प्रकारचा यज्ञ तप व दान ज्ञान ही तीन प्रकारची आहेत आणि व्यापारही तीन प्रकारचेच आहेत परंतु प्रथमता तुला जे आहाराचे लक्षण सांगू म्हणून म्हटले ते स्पष्ट करून सांगतो ऐक श्लोकार्थ आठवा आयुष्य उत्साह बल आरोग्य सुख प्रीती यांना वाढवणारे आणि रसभरीत स्निग्ध पौष्टिक आणि मनाला आनंद देणारे असे आहार सात्विकांना प्रिय असतात तर जेव्हा दैवयोगाने जीव सत्वगुणाचा बनलेला असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड असते जे पदार्थ स्वतःच उत्तम रसाने युक्त जे स्वतः गोड जे स्वतः अतिस्निग्ध व पक्व झालेले असतात जे आकाराने मोठे नसतात हातास मऊ लागतात जिभेवर ठेवले असता लवकर विरघळतात व स्वादिष्ट असतात जे रसाने भरलेले असून वरून मऊ असतात व पाणीदार असून विस्तवाच्या आचेने जाग काळे झालेले असतात श्री गुरूंच्या मुखातील अक्षरे जरी थोडी असले तरी त्यांचा परिणाम फार थोर असतो त्याप्रमाणे जे पदार्थ थोडे खाल्ले असताही त्यापासून अपार तृप्ती होते आणि जे खाते वेळेस तोंडास गोड लागते तसे परिणामीही गोडच असते त्या अन्नाविषयी सात्विकाची विशेष प्रीती असते याप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणाऱ्या पदार्थाची गुणलक्षणे होत अशा प्रकारचे अशा पदार्थाचे सेवनापासून आयुष्याचे बल नित्य वाढते अशा सात्विक रसरूप मेघाची जो जो देहावर वृष्टी होते तो तो आयुष्यरूप नदीस दिवसानुदिवस पूर येतो हे म्हणता ज्याप्रमाणे दिवसाची उन्नती होण्यास सूर्य कारण आहे त्याप्रमाणे सत्वाचे रक्षण करण्यास हाच आहार योग्य आहे आणि शरीर व मन यांचे बलाची वृद्धी ह्याच आहारापासून होते मग त्या ठिकाणी रोगाचा शिरका कोठून होणार या सात्विक अन्नाचे सेवन केले तरच शरीरास आरोग्य भोगण्याचे भाग्य प्राप्त होते असे समजावे आणि मग त्याच्या सर्व व्यापारांचा विस्तार सुखमय होतो फार काय तर त्याच्या आनंदाबरोबर मैत्री होते याप्रमाणे या सात्विक आहाराचा परिणाम थोर असून तो शरीराला अंतर्बाह्य सुख होतो आता राजस गुणाच्या मनुष्याची कोणत्या अन्नावर भक्ती असते ते तुला प्रसंगानुसार स्पष्ट करून सांगतो श्लोकार्थ नववा अतिशय कडू आंबट खारट उष्ण तिखट वृक्ष व जळजळणारे आणि दुःख शोक रोग यांना उत्पन्न करणारे असे आहार राजसाना प्रिय असतात तर मारकपणाने मात्र उणे बाकी काळकुटाच्या बरोबरीचेच कडू किंवा चुन्याहुने दाहक असे जे आंबट असते कणिक भिजवण्यास जितके पाणी लागते तितकेच मीठ आणि अवांतरी खारट जिन्नस त्यात मिसळणे याप्रमाणे अतिशय खारट पदार्थ राजेश गुणांच्या मनुष्यास आवडतात आणि तो ऊन ऊन इतके खातो की केवळ तोंडाने अग्नीच गिळतो ज्या पदार्थातून इतक्या वाफा निघतात की त्यावर दिव्याचा वात दिव्याची वातही लावता येईल असे ऊन पदार्थ राजेश गुणाचा मनुष्य खावयास मागतो वावटळीला मागे सारून पहारीच्या टोकाप्रमाणे प्रहार करणारे तिखट पदार्थ तो खातो की ज्या योगाने जखम न पडता शस्त्राप्रमाणे वेदना होतात आणि राखेवूनही वृक्ष अंतर्बाह्य कोरडं असलेले असे तोंडी लावणे त्याला फार आवडते जो पदार्थ खातेवेळेस दाताशी दात घासावे लागतात जसे कठीण पदार्थ खात्यावेळेस त्याला आनंद होतो अगोदरच झणझणीत पदार्थ त्यात त्यांना आणखी मोहरी लावायची मग काय विचारता त्यांचे सेवन केले असता नाकातोंडातून झिणझिण्या येतात फार काय सांगावे रायते जे अग्नीला मागे सारते ते राजसगुणाच्या मनुष्यास प्राणापेक्षाही विशेष आवडते अशा प्रकारे काही खाल्ल्याने ज्याची तृप्ती होत नाही जो तो तो तोंड हातात धरलेला मनुष्य अन्नाच्या निमित्ताने पेटलेला अग्नीच पोटात घालतो त्याचप्रमाणे लवंगा सुंठ खाऊन त्यामुळे भुईवर गडबडा लोळतो व तोंडचे पाण्याचे भांडे एकीकडे ठेवीत नाही तर हे अन्न नसून निजलेले व्याधीरूप सर्प जागे करण्याकरता पोटात कैफत घालणे होय त्याबरोबर एकमेकांच्या स्पर्धेने रोग एकदम उरतात याप्रमाणे राजसन्नापासून केवळ दुःख हे फळ मिळते हे धनुर्धरा याप्रमाणे राजसन्नाचे वर्णन केले व त्याच्या परिणामाचाही विचार तुला सांगितला आता तमोगुणाच्या मनुष्यास जो आहार आवडतो तोही तुला सांगतो पण तू त्याची केळस करशील हो. तर कुजलेले व उष्टे अन्न अन्न खाताना यापासून आईच होईल असे त्याच्या मनातही येत नाही ज्याप्रमाणे म्हैस आंबोण खाते श्लोकार्थ दहावा जे अर्धवट शिजलेले बेचव झालेले आंबलेले शिळे उष्टे अपवित्र असे अन्न ते तामसांना प्रिय असते याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दुपारी किंवा दुसरे दिवशी खाण्याची तामस मनुष्यास अतिप्रिती असते किंवा अर्धे कच्चे अथवा केवळ राखुंडी झालेले त्याचप्रमाणे अति कडकडीत व वाळलेले अन्न तो खातो जे अन्न पूर्ण पक्व झालेले व रसभरीत असते त्याला तामस मनुष्य अन्न असे मुळीच मानित नाही असे उत्तम अन्न कदाचित खाण्याचा प्रसंग आला तर वाघाप्रमाणे ते अन्न ठेवून त्यास वास येईपर्यंत तो खात नाही किंवा ज्या अन्नाला बहुत दिवस झाले आहेत असे रुची नाहीशी झालेले कोरडे झालेले किंवा सडलेल्या अथवा सुचे पडलेले आणि तेही मुलाने हाताने चिखलाप्रमाणे चिवडलेले असले म्हणजे बायको व इतर मंडळी घेऊन गोतांबिल करतो अशा प्रकारचे घाणेड्यांना जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे भोजन केल्याचे वाटते परंतु एवढ्यानेच त्या पापेची तृप्ती होत नाही मग चमत्कार पहा की ज्या वाईट पदार्थावर शास्त्र निषेधाचा शिंतोडा पडून ते त्याज्य ठरले आहेत त्या अपेयांचे पान करण्याची व अभक्ष्यांचे भक्षण करण्याची त्या मनुष्यास अतिशय इच्छा होते वीरा अर्जुना अशा प्रकारे त्या तामस मनुष्याची असलेले असले पदार्थ खाण्याची जी आवड असते त्या आवडीचे फल त्यास तत्क्षणीच मिळते कारण ज्यावेळी तो त्या अपवित्र पदार्थाचे सेवन करतो त्यावेळेसच तो पापास पात्र होतो मग जे जेवणे ते खरोखर जेवण नव्हे तर पोटात यातनांची भरच करायची असे समजावे शिरच्छेद केल्यापासून काय होते किंवा अग्नीत उडी घातल्यापासून काय परिणाम होतो या गोष्टींचा प्रत्यक्ष का अनुभव घ्यावा लागतो पण पहा तसलेही परिणाम तो सहन करतो म्हणून श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तामस अन्नाचा परिणाम निराळ सांगण्याचे कारण नाही आता यापुढे आहाराप्रमाणे यज्ञही तीन प्रकारचे आहेत तर अर्जुना त्या तिहीमधील सात्विक यज्ञाचे लक्षण प्रथम सांगतो ते ऐक श्लोकार्थ अकरावा फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांच्या हातून कर्तव्य म्हणून करावयाचा अशा मनाच्या निर्धाराने जो शास्त्रोक्त यज्ञ केला जातो त्याला सात्विक यज्ञ असे म्हणतात तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म प्रिय पती वाचून अन्याशिवाय अन्यांविषयी काम वाढू देत नाही किंवा गंगा नदी समुद्रास मिळाल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नाही अथवा आत्मस्वरूपाचे दर्शन होताच वेद स्तब्ध राहतो त्याप्रमाणे आपल्या हिताकरता चित्ताची वृत्ती अर्पण करून जे फळाच्या आशेने अहंकार बाळगीत नाहीत जसे पाणी झाडाचे मुळावर गेल्यावर हे झाड चांगले अगर वाईट हा भेद न मनात न आणता मागे परतत नाही पण त्यास मिळून त्याचे पोषण करते तसे ते मनाने व देहाने निश्चय करून यज्ञ करण्यात निमग्न होतात परंतु त्यापासून कसल्याही फळाची इच्छा करीत नाही फलाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर गोष्टींविषयी विरक्त होऊन जे सर्वांग परिपूर्ण यज्ञ करतात परंतु आपल्या हातात आरसा घेतल्यावर आपले स्वरूप जसे डोळ्यांनी पाहता येते किंवा तळ हातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ दिसते अथवा दिवस उगवल्यावर मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून जे आचरण करतात ते कुंडे मंडप वेदी वगैरे यज्ञाची सर्व सामग्री अशा रीतीने तयार करतात हे जणू काय वेदाने स्वतः येऊन तयारी केली आहे सर्व अवयवास जेथल्या तेथे दागिने घातले असतात ते जसे शोभतात तसे यज्ञाचे सर्व पदार्थ जागते जागी नीट व्यवस्थेने मांडतात आणखी त्यांचे शब्दाने किती वर्णन करू तर तो यज्ञ मंडप पाहिला असता असे वाटते की मूर्तिमंत यज्ञ विद्या ही यज्ञाच्या मिशाने या ठिकाणी आली आहे अशा प्रकारे जो यज्ञ सांगोपांग करतो आणि ज्यात कसल्याही फळाची इच्छा नसते तुळशीच्या झाडापासून फळ पुष्प छाया यांची प्राप्ती होत नाही तरी लोक पाटातील पाण्यानेही त्याचा प्रतिपाळ करतात फार सांगून काय करायचे तर फलाशेशिवाय अशा युक्तीने जो यथासंग यज्ञ करतो त्याला सात्विक यज्ञ असे म्हणतात श्लोकार्थ बारावा हे भरतश्रेष्ठा फलाची इच्छा धरून दंभासाठी केलेला जो यज्ञ त्याला राजस यज्ञ म्हणतात असे तू समज आता हे वीरश्रेष्ठा दुसऱ्या प्रकारचे जे राजस यज्ञ तोही याच्यासारखाच करतात पण श्राद्ध तिथीचे दिवशी जस सहज राजासही मेजवानीला बोलवावे त्याप्रमाणे जर राजा आपले घरी भोजनास आला तर त्यापासून आपल्यास पुष्कळ उपयोग होऊन आपला लौकिकही होईल आणि श्राद्धही थांबणार नाही ते तर पार पडेलच एवंच कामात काम होऊन जाईल त्याप्रमाणे तो फलाशा धरून मनात म्हणतो की आपल्यास स्वर्गप्राप्ती होईल लोक दीक्षित म्हणून आपल्यास बहुमान देतील व आपल्या हातून यज्ञासारखे महत्कार्य घडेल अशा प्रकारे केवळ फळाची आशा धरून व जगात कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ करतात ते अर्जुना राजस यज्ञ होत श्लोकार्थ तेरावा अशास्त्र अन्नदानरहित मंत्ररहित दक्षिणारहित व श्रद्धारहित असा जो यज्ञ त्याला विद्वान लोक तामस यज्ञ म्हणतात आणि पशुपक्ष्यांच्या विवाहास कामावाचून जसा दुसरा दोषी लागत नाही तसा तामस यज्ञाला आग्रहच कारण होय वाऱ्याला वाहण्यास वाट लागत नाही किंवा मरणास मुहूर्त लागत नाही आणि अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास भिल तरच तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा असेल म्हणून हे धनुर्धरा तो अमर्याद आहे त्याला विधीची ताण नसते मंत्राची वगैरे जरूर लागत नाही आणि माशीलाही त्या मंडपातून जाताना अन्न मिळत नाही त्या ठिकाणी ब्राह्मणाविषयी पूर्ण वैरभाव असतो मग दक्षिणेचा विचार कोठून असणार आणि अग्नी ज्याप्रमाणे वाऱ्याने वडव्यासारखा भडकतो किंवा निपुत्रिकाचे घर त्याचे पश्चात पाहिजे त्या पाहिजे त्याने लुटावे त्याप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होऊन त्या श्रद्धेचा लवलेशही नसतो श्रीनिवास म्हणतात असा जो यज्ञाविषयी वरक्रांती केलेला डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात समजलास आता गंगेचे पाणी जसे निनिळ्या मार्गाने उपयोगास आणले असता शुद्धता व पवित्रता आणते तसे सत्व रज तम या तीन गुणांच्या योगे जे तप त्रिविध झाले आहे त्यापैकी एकापासून मोक्ष व एकापासून अधोगती उत्पन्न होते तर अर्जुना या तपाचे तीन भेद कसे होतात हे तू समजून घेऊ पाहत असलास तर आधी तप म्हणजे काय हे समजून घे तर तप म्हणजे काय याचे स्वरूप तुला सांगतो मग गुणाच्या योगे त्याचे भेद कसे होतात ते मागवून सांगते तरी अर्जुना उत्तम तप ज्याला म्हणतात त्याचेही तीन प्रकार आहेत ते कायिक मानसिक आणि वाचिक हे हो आता या तिहीमधील कायिक तप कोणते ते ऐक तर शंकर अथवा विष्णू यापैकी कोणाची ज्यास भक्ती असेल श्लोकार्थ चौदावा देव ब्राह्मण गुरु विद्वान यांचे पूजन शुचिरभूतपणा सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा याला कायिक तप म्हणतात त्या आपल्या प्रिय देवतांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन करण्याविषयी किंवा यात्रादी करण्याविषयी आठही प्रराज्याच्या पायाला विसावा नसतो देवाचे अंगण सुशोभित करण्याविषयी पूजा साहित्य पुरवण्याविषयी देवाची सेवा करण्याविषयी ज्याचे हात शोभतात शंकराचे लिंग अथवा विष्णूची मूर्ती दृष्टीस पडल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून सपशेल नमस्कार घालतो आणि विधी विनयादी गुणाने पूज्य असे जे ब्राह्मण त्यांची सेवा करतो अथवा प्रवासाने थकलेले किंवा संकटात सापडलेले जे जीव असतील त्यांना सुखावस्थेस आणतो त्यांची सेवा वगैरे करून श्रम परिहार करतो किंवा संकट निवारण करून त्यास दुःखमुक्त करतो सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ मानलेली जी माता पितरे त्यांची सेवा करण्यात जो आपले शरीरही त्यावरून ओवाळून टाकतो आणि संसारासारख्या दुर्धर व्याधीपासून आपल्या दर्शनाने मुक्त करणारा व ज्ञानामृत पाळण्याविषयी तत्पर असा जो गुरु त्याची सेवा करतो आणि अर्जुना देहाभिमानरूपी कीट नाहीसे करण्याकरता त्याला स्वधर्मरूप अग्नीत जो वेदाध्ययनरूपी पु पुटे देतो प्राणीमात्राचे ठिकाणी एकच आत्मा आहे असे समजून त्यास नमस्कार करतो परोपकार करण्याविषयी जो तत्पर असतो आणि स्त्री संबंधित तर त्याचा असा नियम झालेला असतो की तिचे नावही घ्यायचे नाही जन्माच्या वेळेस स्त्रीचा म्हणजे आईचा स्पर्श झाला आहे तो पुन्हा न व्हावा म्हणून तो जो आपले शरीरास स्त्री संबंध बिलकुल होऊ दे होऊ न देता जन्मभर पवित्र ठेवतो गवताचेही जीव आहे असे समजून जो ते तुडवीत नाही फार काय परंतु जो कोणालाही टाकून किंवा वरमी लागेल असे बोलत नाही अशा प्रकारे शरीराने व्यापार करण्याची ज्यावेळेस सवय होते त्यावेळेस त्याच्या अंगात शरीर तप पूर्णपणे ठसले आहे असे समज पार्था या सर्व गोष्टी देहाच्या अनुरोधाने जेव्हा घडून येतात तेव्हा मी त्यास कायिक तप असे म्हणतो याप्रमाणे शरीर तप ज्यास म्हणतात त्याची लक्षणे तुला सांगितली आता निष्पाप असे जे वाचिक तप त्याचे लक्षणे सांगतो ती ऐक श्लोकार्थ पंधरावा कोणाचेही मनाला न लागणारे सत्य व गोड भस असून परिणामी हितकारक असे भाषण करणे आणि वेदाचे अध्ययन करणे याला वाचिक तप असे म्हणतात तर असे पहा की परिस लोखंडाचा आकार व वजन हे कमी न करता ज्याप्रमाणे त्याचे सोने करतो त्याप्रमाणे ज्याशी बोलावयाचे त्याचे जवळ असणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास दुःख न होता सहज सुख व्हावे अशी ज्या बोलण्याची शक्ती आहे वस्तूचा पाणी झाडास दिले दिले जाते पण त्या योगे त्या ज्याच्याजवळ असणारे गवत सहज वाढते तसे एकाच बोलत्या वेळी त्या बोलण्यापासून सर्वांचे हित होते अमृताचे गंगा प्राप्त झाली असता ती प्राण्यास जशी प्राशनाने अमर करते स्नानाने पाप नाहीसे करून संसार मुक्त करते व गोडीही देते त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे होऊन आत्मस्वरूपाची भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्याने अमृताप्रमाणे ज्याची रुची बिघडत नाही जर कोणी प्रश्न केला तर अशा प्रकारे भाषण करतात नाही तर वेदाचे अध्ययन अथवा हरिस्मरण करतात ऋग्वेदादी तिन्ही वेदांची वाचारूप मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून जे आपल्या वदनाची वेदशाळाच करतात किंवा शिव अथवा विष्णू यापैकी एकाचे नामस्मरण करणे हेच वाचेपासून उत्पन्न झालेले वाचिक तप असे जाणावे आता मानसिक तपाची लक्षणे सांगतो ती ऐक असे लोकनाथांचा नायक जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला श्लोकार्थ सोळावा मनाची प्रसन्नता सौजन्य मौन आत्मसंयम आणि अंतःकरण शुद्धी याला मानसिक तप म्हणतात तर लाटांशिवाय जसे सरोवर किंवा अभ्रांशिवाय स्वच्छ असलेले आकाश किंवा सर्पाने सोडलेली चंदनाची बाग अथवा पूर्णचंद्र चिंतारहित राजा अथवा जसा मंदराचलाशिवाय असलेला क्षीरसमुद्र तसे अनेक कल्पना तरंग अगदी निशेष नाहीसे झाल्याशिवाय झाल्यावर मन जे शुद्ध स्वरूपी निमग्न होऊन राहते अथवा उष्णते वाचून प्रकाश जाड्या वाचून अन्न आणि पोकळीशिवाय असलेल्या वस्तू म्हणजे ब्रह्म तसेच आपले स्वरूप जाणून जो आपला स्वभाव टाकतो थंडीने अंग काकडल्यावर ज्याप्रमाणे थंडीची बाधा होत नाही मग अचलाने रहित असे चंद्राचे बिंब जसे नेहमी पूर्ण असते तसे आत्मस्वरूपी जे मन स्थिर झालेले असते वैराग्याची इच्छा जेथे नाहीशी झाली आहे आणि मनाची धाव व भीती जेथे कमी झाली आहे तेथे मन बोध स्वरूपी होते म्हणून शास्त्रांचा विचार करण्यास ज्या मुखात शीण या द्यावयाचा ज्या मुखाने शास्त्राध्ययन करायचे ते मुख वाचे ते सूतही हाती धरीत नाही भाषण विरहित मौन संपन्न असते त्या मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्यात घातले असतात तद्रूप होते त्याप्रमाणे ते संकल्प विकल्प सोडून देते अशा वेळेस त्या मनात इच्छा कोठून उत्पन्न होणार ती जिच्या योगाने इंद्रियाकडे धाव घेऊन विषयांचे गावास प्राप्त व्हावे म्हणून तळ हातावर ज्याप्रमाणे केस नसतात त्याप्रमाणे अशा प्रकारे तयार झालेल्या मनाच्या ठिकाणी सहजच भावशुद्धी असते संकल्प विकल्प नसतात अर्जुना फार काय सांगावे जेव्हा मनास ही योग्यता प्राप्त होते तेव्हाच मानस्तव असे नाव मिळते देव म्हणतात परंतु ते असो मानस तपाची जी लक्षणे आहेत ती मी तुला सर्व सांगितली याप्रमाणे देह वाचा व चित्त यांच्या योगाने जे त्रिविधत्वास पावले आहेत ते सामान्य तप तुला सांगितले आता तीन गुणांच्या संघाने हेच तप तीन प्रकारचे होते ते बुद्धीच्या बळाने चांगले आहे